तो दिवस गेला कशी बशी रात्र उलटली आणि भल्या सकाळीच येता पेट्यासनं वाड्यावर आला तो चौकात दिसल्या दिसल्या दादाने हनवटी वर उचलून डोळ्यानेच विचारलं काय रे काय झालं तो जवळ येऊन सुतकी चेहऱ्यानं म्हणाला नाही सरकार गावला नाही नाही गावला नाही एक उसाचा टाकून दादाने विचारलं पोलीस मागावर तरी गेलतं का गेलत की फौजदार साहेबाने लई खुबी ती सरकार काय केलं तर तट्ट्याची सवारी घालून पोलीस गाडीत बसवलं तर आणि त्या वराडाच्या गाड्यामागूनच ही गाडी बी सोडली ती आणि र गाड्या बघून ते वर्ण खाली उतरलं म्हण पण काय त्यासनी संशय आला कुणाला डक्कल गाड्या न अडवता ते एकदम खाली घळीतच पसार झालं आरारा मग घावलं नाहीत म्हणायचं तर नाही घावलं फौजदार साहेब मतूर ही वर्दी दिल्याबद्दल लई खुश झालत होय जी होय का बरं जा पडड्याच्या अंगाला जरा न्यारी करून जा दिवस उगवून वर आला आणि रावणांना गडबडीनं वाड्यात आले घाबऱ्या घाबऱ्या सांगू लागले दादा काय हो गावात एक भूमका उठली या काय वाड्यात कोळ्याचा खून पडला आहे असं गाव बोलायला लागलंय त्याच्या बायकोनं आकांड मांडलंय असं म्हणता होय पिऱ्या आता गावात ठरायचा नाही सार गावभर झालंय पिऱ्याचा ठाव ठिकाणा कळावा म्हणूनच त्याला मारलंय असंच गावात उठलंय त्याला सोडलेलं बरं मग आता त्याला वाड्यात ठेवून घेऊन तरी काय उपयोग आहे तेच म्हणतो मी बी इनाकरणी गावात चर्चा नको हो. दादा चुकचुकून म्हणाले थोत त्याच्या आईला तो आता मग कुठला सापडतोय हो होय ती आता सावध झाली हो दादाने हाक मारली परशुराम परशुराम जवळ येऊन उभा राहिला आणि दादा म्हणाले त्या कोळ्याला सोडून द्या जा म्हणावं उघडी पाठ दाखवत गावातनं हिंड सोडायचं त्याला होय द्या सोडून जिना उतरून महादा कोळी खाली आला आणि मुजरा करून उभा राहिला दादाने विचारलं काय सांगत गावात नेणशील काय नाही कोणी विचारलं तर काय सांगशील काय नाही डोळे वटावरून दादा म्हणाले सांग आणि मारलं म्हणून छान नाही जी कोण सांगायचं नाही अरे का सांगायचं नाहीस बघा सांगतो का तसं करू नको जेला त्याला पाटलाने मारलं म्हणून सांग सांगशील येडबडलेला म्हाता तोंडाकडे बघत उभा राहिला आणि दादा बोलले काय म्हणतो मी मारलं म्हणून सांगायचं आणि का मारलं म्हणून विचारलं तर सांग बेमानी केल्याबद्दल ही अदल घडली म्हणून जा आता चार दिवस घरात पडून चांगला विसावा घे आणि मग कामावर हजर हो कर तोंड काळा कोळी निघून गेल्यावर दादाने रावणांना पिऱ्याची हकीकत सांगितली आणि मग स्वतःशीच बोलावं तसं म्हणाले रावणांना आज शनिवार होय उद्या इतवार उद्याचा एक दिवस मध्ये राहिलं काय उपयोग होईल असं मला दिसत नाही बघू काय होतंय काय बघायचं लोक जाग झालं हो जाग झालं म्हणता काहीतरी वास लागला असेलच की आणि दादा एकदम म्हणाले मग बरंच झालं बरं कसं वय बरंच म्हणायचं आमुष तर टळल आणि लोभाजी आतनं सांगत आला दादा जरा परड्या चला काय रे भानगड चला जरा बघा तरी चला पर काय सांगशील काय नाही काय ते काहीतरी जरा निळा प्रकार आहे बघा चला बघू उठा सगळेच उठून बाहेरच्या अंगानं परड्यात गेले आणि आडाच्या बाजूला बोट करून लाभोजी म्हणाला ते बघा काय दिसतंय सगळ्यांच्या नजरा त्या बोटाच्या दिशेनं आडाकडे गेल्या आणि अंगावर काटा उभा राहिला पाऊल उचलून पुढं न जाता सारे तिथनंच बघत राहिले एका इस्तारीवर गव्हाच्या दामट्या आणि वर्णभात दिसत होता त्यावर गुलाल पसरला होता आणि शेजारी सुया टोचलेला एक लिंबू पडला होता दादांची नजर वळून राहुनानांकडे बघितलं आणि धीर देत रावणांना बोलले असू द्या त्याला कोणी शिवू नका कोण जवळ जाऊ नका बाबालाल मुजावरला बोलावून आणू त्याचं त्यो बगल मग काय करायचं ते सगळे परत वाड्यात आले बाबालाला बोलवायला नाईक निघून गेला आणि घोर लागल्या का दादा म्हणाले पण मी म्हणतो आत माणूस गेला कसा गेला असेल डोळा चुकून दादानी परशुरामाला विचारलं बाबा परड्याचं दार कवा उघडलं होतं तांबडं फुटायला आम्ही उठलो तवाच शंका घेऊन त्यांनी विचारलं का रात्री उघडच होतं दार छे नाही अरे मग माणूस आत गेला कवा आणि कसा तुम्ही एवढी माणसं असताना हे झालं कसं सहज मनात आलं ते परशुरामानं बोलून दाखवलं दादा कुसवावरनं टाकला असेल हो सरशी डोळे वटारून दादा बोलले दोन थब थोबाडीत मारून घ्या आधी गपगुमान मान खाली घालून परशुराम उभा राहिला आणि दादा पुन्हा म्हणाले टाकून दिलाला हाय वय इसकडल्या का दिसतंय का काय अक्कल तुमची असू द्या सोडा असं म्हणून रावणाना दादांना शांत करू लागले आणि संतापानं भडकले दादा न थांबता विचारू लागले असं बेसावत राहून कसं चालेल हो हे गाव कसलं माणसं कसली आणि असं बेसुदी वागून चालल काय खुलचटपणा हो वय काय आता रासारी पारा करत मी जागा राहू रात्री पडड्याचं तर बंद असता परका माणूस आज शिरल कसा दिवस उगवायला गोपाळा वाड्यावर आला आणि मुजरा करून म्हणाला साऱ्या कर्द्यासनी सांगून आलो लगेच चावडीवर याला सांगितलंस जी येऊन बसली सुधी का असतील मी आलो म्हणून सांग जा बंडू कोंबळे बापू वाघिरे रामू खोत सतबा मांदिशे हरबा पंधे थोट्या झेले हे सगळे पाटलांचे जुने करदे चावडीत येऊन बसले होते काळजीनं त्यांचे चेहरे पडले होते कुणी पायाला तिढा घालून विचार करत होतं तर कुणी दातकिरी बसल्या का तोंड मिटवून बसलं होतं सारेच पाटलांची वाट बघत बसून होते सगळ्यांच्या नजरा बाहेर लागल्या होत्या दिवस उगून कासरा वर झाला होता आणि गपकन घोडा हो येऊन चावडी उभा राहिला घोळक्यानं बसली मंडळी उठून चटकिशिरी उभी राहिली घोड्याचा लगाम धरायला हरिबा जाधव पुढे आला आणि मुजरा घेत पाटील चावडीत गेले त्याने चक्क्याला पाठ लावली कर्दे एकमेकांच्या तोंडाकडे बघत तसेच उभे राहिले चुळबुळ सुरू झाली आणि नजर वळवून दादाने विचारलं कोण कोण आलाय म्हणायचं कोणीतरी पुढं होऊन बोलणं भाग होतं पण कोणी बोलावं हे समजेना झालं हनुवटी उचलून माणसं एकमेकांकडे बघू लागली आणि म्हातारा थोट्या बसल्या जागी चुळबुळ करून म्हणाला आम्ही आलोयच की सार बोलिवल्यावर आला होय एवढ्या मानाचा हायसा का थोट्या झेल्यानं मान खाली घातली आणि माना मुरगळल्या बाकीची मंडळी भुईला नजर लावून गप्प बसून राहिली काय बोलावं हा एक घोर पडला दादाने पुन्हा विचारलं सारे आलाय सा जी काय बेत आहे तुमचा मग थोट्यानं मान वळून मागं बघितलं आणि दादाने विचारलं मागं काय बघतोस का नाव काय तुझं मी थोट्या झेली कोणची जमीन होती तुझ्याकडं कल्लोबाचा माळजी आणि तो कोण बसलाय डांगुळ मामा तिकडं गुडघ्यावर टेकलेली हनुवटी वर उचलून बंडू केंबळे तोंडाकडे बघायला लागला आणि आवाज चढवून दादा म्हणाले गळ्यात गुडघे घालून का बसलाय जर काय नाव तुझं वर केलेले गुडघे खाली करून बंडा म्हणाला मी बंडू केंबळे बंडू केंबळे वय अलकट पालकट घालून बसायला काय जेवायला आलायस का बोल घडा घडा कोणचं रान होतं तुझ्याकडे गुटखा गिळ्यागत करून तो म्हणाला ढोनीचा मळा होता होता म्हणजे कुठं गेला आता काय तो आता दादाने अशी सगळ्यांची ओळख करून घेतली आणि प्रश्न केला सगळ्या अंगाने धडधाकड दिसताय गिर आणि हातपाय गाळून घरात बसताय वय कोणी तोंडाकडे बघू लागलं कोणी भुईला नजर लावून बसलं कोणी बसल्या जागीच उभू करू लागलं आणि मनाचा घडा करून बापू वागिऱ्या म्हणाला सरकार मग काय करायचं तर हातात काकणं घालून घरात बसायचं वागेऱ्याचा बापू नव का तू आतल्या आत जेप चावून बापू बोलला वय वागिऱ्याचा बापू दादा कुरकावून म्हणाले काय करायचं म्हणून काय विचारतोस राणातनं बाहेर का पडला रे तुम्ही करद्या का सोंग जोरा करायला लागल्यावर मग काय करायचं जी जोरा करायला लागला आडवं जायला का ताकद नव्हती तुमच्यात आडवायचं तेव्हा आडवलं की नाव केलं जा नजरेला नजर देऊन बापू वागिऱ्या म्हणाला आमच्या पुरता आम्ही केलं काय केलं तुम्ही आणि काय करायचं टाळकी फुटली नव्हा आमची राहू विचारा की राहू काय विचारा आता काय बेथ आहे तुमचा न बोलता वागिऱ्या तोंडाकडे बघत राहिला आणि दादानी सवाल केला मग आता मयात जायचं का नाही तुम्हासनी पाटलांनी सगळ्यांच्या तोंडावर नजर फिरवली आणि कुणीच काही तोंड उघडून बोलणार झालं तसा त्यांनाही घोर पडला खुलासा करीत ते म्हणाले अरे मी तुम्हा सगळ्यांनी विचारतो कोण कोण राणा जायला तयार आहे बोला बघू तरीही कुणी बोल ना करदे गप्प बसूनच राहिले दादाने पुन्हा विचारलं अरे बोलायला काय तोंड नाहीत वय रे तुम्हाला रान नको आहेत होई नको आहेत कशी एवढंच बोलून वाघिऱ्या घुटमाळा आणि एक दोघे जण तोंडातल्या तोंडात बोलले रानं पाहिजे आहेत की नको कशी मग आज जावा तर आपापल्या रानात माना खाली घालून बसले करदे पुन्हा बसल्या जागी चुळबुळले आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघून नजरेनंच खुणवू लागले दुसऱ्यालाच बोलवायला सुचवू लागले होता होता थोट्या झिली म्हणाला आम्ही रानात जायला काय नाही म्हणत नाही पर काय भटका झाला तर काय करायचं दादाने विचारलं जीवाला भिता वय आपल्या वय वागिऱ्या काय करतोय तू सगळ्या कर्द्यांचा विचार घेतल्यावर तो म्हणाला येळच आली आज नव्हत असली मग जीवाला भ्याला नको कुणी अडवलं तर सांगायला या म्हण धीर देत दादा म्हणाले आणि कच खाल्लेली कर्दे मंडळी उगाच तोंडाकडे बघत राहिली दड होय म्हणेनात आणि नाहीही म्हणेनात काय करावं या काळजीनं साऱ्यांचीच तोंड बंद पडली होता होता कोपऱ्यात बसला बंडू केंबळ्याच्या नरड्याची घाटी हल्ली तोंड उघडून तो म्हणाला कसं राहणार रानात जावं काय झालं का घोर पडलाय तुला गायकवाडानं उसाची लागण सुद्धा करून टाकली या नव हो? साऱ्या कर्द्याने त्याच्या या बोलण्याला माना डोलावली आणि दादाने विचारलं लावण केली या तर तुझं काय दुखतंय रायती लावण करून दिली नव हो? बंडा केंबळे बिवळ्यात बोलला ते झालं खरं खरं आणि खोटं काय ते येऊ देतात का नाही कुणाला दखल भाडकन दादा म्हणाले सोनू पंता पुढे एक दुंडा पैसा ठेव आणि त्याला विचार भविष्य पाटील असे भडकले आणि तोंडाला कुलूप लावून सगळीच गप्प बसून राहिली कुणीच तोंड उघडून बोलणं झालं का मान वर करून बघेना झालं पाटलांनी निर्वाणीचं विचारलं अरे तुम्हाला जिमनी पाहिजे आहेत का नाही हे वट्टात सांगा बघू तरी करदे मंडळी चुपचाप बसून राहिली दड जमिनी नकोत असंही सांगेना झालं आणि पाहिजे असंही बोलणं झाले सगळे गप्प बसून राहिले आणि दादा म्हणाले आला तसं घरला जावा काय तुमच्या विना इथं कुणाचा खोळांबा जायला नाही मस्त एकाला तीन भाऊ आहेत मला तुम्हाला नको असल्या तर आम्ही जमिनी घरात ठेवू पाटील असं रागानं बोलले आणि वर मान करून बापू वगैरे तोंडाकडे बघत राहिला पाटलांनी विचारलं तोंडाकडे काय बघतोस माझ्या नव जमिनी नकोत कशा अरे पाहिजेत तर मग जावा की आज कोपऱ्यातला केंबळे पुन्हा गुडघ्यात मान घालून म्हणाला कुंभार मळ्यात मी पवारांनी ऊस लावलाय विचारा की वागिऱ्याला ते गाणं सांगत बसू नका तुम्हाला जायचं असेल तर होय म्हणा नाहीतर गप्प घरात जाऊन बसाबा जाऊ बघू चुळबुळ्यागत करून थोट्या झेला म्हणाला घरात बसून पोटाला काय खायचं हे वागिऱ्या एक घरात हिनायचं काम करतोय आम्ही काय करावं तुम्ही भीक मागत हिंडायचं काम करा गुडघ्यावर हनुवटी टेकून बंडू केंबळे म्हणाला आता तीच गत आली की सगळ्यांच्या पुढं असा पेच पडला होता रा ना जावं तर एक पंचायत होती न जावं तर एक पंचायत होती इकडं आड तिकडं विहीर अशी स्थिती झाली होती घरात बसून पोटाला काय खावं हा घोर होता आणि रानात जावं तर जीवाची भीती वाटत होती कुणाच्या रानात उसाची लावण केली होती कुणी जमिनी नांगरल्या होत्या कुळवल्या होत्या कुणी नव्या खोपी घातल्या होत्या वस्ती केली होती ते लोक पुन्हा रानात येऊ देतील का ही भीती मनातनं जात नव्हती आणि पाटलांनी तर दट्ट्या लावला होता आजच रानात जावा म्हणून ते सांगत होते जीवाला कळास न पडल्या का झालं होतं एकदा जमीन नको म्हटली तर त्यात पुन्हा पाय ठेवायला मिळेल का नाही हा एक घोर होताच साऱ्यांच्याच मनात चलबिचल सुरू आणि म्हातारा थोट्या धीर करून सगळ्यांच्या वतीनं बोलला घरात बसून काय खाणार जी बघतो जातो की राहणार आम्ही कर्दे त्याच्या तोंडाकडे टकामका बघू लागले आणि एकमेकांकडे बघून कुजबुजू लागले तसा थोट्याच त्यांना म्हणाला अरे जाऊ की राहणार घरात बसून काय करायचं थोट्याचं म्हणणं काही खोटं नव्हतं पण एवढा धीर बाकीच्यांना होत नव्हता कोपऱ्यातला केंबळे अंग वळवून बसला आणि तोट्याकडे बघत म्हणाला म्हाताऱ्या तुझं सोपा आहे का उभी केलेली खोप सुतारणं मोडून नेली या तू आपल्या रानात जाशील आम्ही काय करावं त्याला साथ देत बापू वागिऱ्या बोलला वय उभ्या पिकात आम्हाला येऊ देतील आमचा खून पाडू द्यात सगळीच आपापली गाराणे सांगू लागली तसा थोट्या म्हणाला अगा पाटील नव्हतं तवाची गोष्ट निराळी बाळा लवार आहे का गावात बंडू केंबळे बोलला थोट्या बाया लवारचं काय सांगतोस त्यो भाता घेऊन कुठं बी जाईल का तशी बाकीची जाणार आहेत ही गोष्ट काही खोटी नव्हती एका दुसऱ्यानं धीर सोडला होता राहणं सोडून ते पसार झाले होते पण सगळेच असे गप्प घरात बसतील असं नव्हते किरुणाना पवार दाजेबा गायकवाड हे लोक त्यांच्या मागे उभे होते त्यांची भीती कर्द्यांच्या मनातनं काही जात नव्हती काही दगाबटका झाला तर काय करावं ही काळजी होतीच नवे पाटील गावात आले होते थोडा बहुत आजार गावला होता पण मन अजून भुजतच होत दादाने सगळ्यांचा विचार ऐकून घेतला त्यांनीही आपल्या मनात थोडका विचार केला आणि फार ताणून धरण्याचा अर्थ नाही असं वाटून ते विचारलं बरं जावा आता घरला आणि चार दिवसांनी या तवर विचार करायला सवड देतो नाहीतर रान दुसऱ्यासनी लावून टाकतो इथंच बोलणं संपलं थोडा वेळ एकमेकांच्या तोंडाकडे बघत करदे बसून राहिले आणि म्हातारा थोट्या उठला तसे सगळेच उठून एकापाठोपाठ एक निघून गेले